श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय छत्तीसावा श्रीकृष्णाची अनेकविध कार्ये व पंढरपुरास आगमन <clears throat> कृष्ण द्वारकेत बलरामासह राहत होता काही काळाने त्याने गोकुळातील लोकांना भेटण्यासाठी बलरामाला तिकडे पाठवले बलरामाने गोकुळात जाऊन यशोदेची व नंदाची भेट घेतली गोपांना प्रेमाने भेटून त्यांचे क्षेमकुशल त्याने विचारले कृष्णाचेही कुशल त्यांना सांगितले कृष्णाने कोणकोणते पराक्रम केले त्यांचे वर्णन केले त्याचे मुख्य आठ विवाह सोळा हजार एकशे स्त्रियांशी त्याने केलेला विवाह द्वारकेची निर्मिती शिशुपाल वक्रदंत जरासंध कालयवन यांच्या वधाचा वृत्तांत त्याने सांगितला गोकुळातल्या बालपणीच्या गोष्टीही निघाल्या कृष्णाची व आपली पुन्हा भेट कधी होईल अशी उत्कंठा गोपाळांना लागून राहिली बलराम काही काळ गोकुळातच राहिला वृंदावनात तो नेहमी जात असे व बालक्रीडांचे स्मरण करी गोप गोपीसह बलराम कुंजवनात जाई तेथे आनंदाने विहार करी त्याला यमुनेत जलविहार करण्याची एकदा इच्छा झाली त्याने यमुनेला आज्ञा केली यमुने तू वळून जवळे पण यमुना नदीचे पात्र बदलले नाही तेव्हा बलरामाला आपल्या मूळ स्वरूपाचे व शक्तीचे स्मरण झाले त्याने आपला नांगर उचलला आणि नांगराने खेचून यमुनेचे पात्रच त्याने वृंदावनाजवळ आणले मग त्याने यथेच्छ जलविहार केला त्याचा पराक्रम पाहून देवतांनाही भीतीयुक्त आश्चर्य वाटले बलराम चार महिने गोकुळात राहिला पूर्वी उद्धव चार महिने असाच गोकुळात राहिला होता बलराम परत गेला व कृष्णाला त्याने सर्व वृत्तांत निवेदन केला सूर्यग्रहणाची पर्वणी आली कृष्ण यादवांसह गंगातीरी गेला त्याच्याबरोबर त्याच्या स्त्रियाही होत्या कृष्ण द्वारकेहून इतका जवळ आला ते वर्तमान कळताच पांडव अन्य देशींचे राजे आणि गोकुळातील सर्व लोकही गंगातीरी जमले गोकु गोपाळांनी कृष्णाला भेट म्हणून अनेक दुधादयाचे पदार्थ आणले होते कृष्णाने मोठ्या प्रेमाने त्यांचा स्वीकार केला नंद यशोदा व आपले बालपणीचे सोबती यांची रुक्मिणीशी आणि इतर प्रमुख स्त्रियांची ओळख करून दिली उद्धव इतर यादव वसुदेव अक्रूर सारेजण नंदाला भेटले गोपाळाने राजभूषणाने युक्त असा श्रीकृष्ण प्रथमच पाहिला त्यांना प्रेमाचे भरते आले त्याने कृष्णाच्या चरणी लोटांगणे घातली आसवाने त्या चरणांना स्नान घातले आपल्या जवळच्या खाद्यपदार्थाचा कृष्णाने ज्या प्रेमाने स्वीकार केला ते पाहून गोप गोपींना धन्य धन्य वाटले अजूनही कृष्ण त्यांचाच होता गोपिका आनंदाने कृष्णा कृष्णा म्हणून तल्लीन होऊन गाणी गाऊ लागल्या प्रेमाने रडू लागल्या त्यांची भावस्थिती पाहून रुक्मिणी स्तब्ध झाली प्रद्युम्न व अनिरुद्ध त्या महाभावात वाहून गेले बालमित्र कृष्णाभोवती येऊन बसले जुन्या आठवणी काढून बोलू लागले कृष्ण प्रत्येकाला आपला वाटत होता कृष्ण त्यांच्या गप्पा गोष्टीत इतका रमून गेला की बाकी सर्वजण तिथे असूनही त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले प्रत्येक गोपाळाला तो हसून जुन्या आठवणी काढीत सांगत होता ऐकत होता कृष्णाचे आताचे वैभव आणि त्याचे गोकुळातले गावंढळ गवळ्यातले जीवन यांची तुलना करून गवळी कृष्णाला चिडवित होते त्या त्यांची कौतुकही करत होती गोपीची भावावस्था पाहण्यास देवांची गगनात दाटी झाली यशोदेच्या व कृष्णाच्या भेटीचे त्यांच्या संभाषणाचे वर्णन करणे कवीच्या शक्ती बाहेरचे आहे मूर्तिमंत माया परब्रह्माची माता झाली तरच तिला व त्याला अशी स्थिती आकलन होईल देवकी व यशोदा यांच्या भेटीत यशोदेने केलेल्या कृष्णाच्या संगोपनाबद्दल फारच धन्यवाद दिले देवकीचे सहा पुत्र जन्मताच कंसाने मारले होते कृष्णाने योगशक्तीने त्यांना परलोकातून आणून त्यांची व देवकीची भेट घडवली आईची इच्छा पूर्ण केली पाच रात्री गंगातीरी राहून द्वारकेकडे यादवानी प्रयाण केले आणि गोपाळही गोकुळात परत गेले त्या पाच रात्री पुण्य पावन होत्या पुढे एकदा कृष्ण आपल्या परिवारासह द्वारकेतून निघून एका वनात गेला होता काही मुलगे चेंडू खेळू लागले त्यांचा चेंडू उडून दूर जाऊन एका ओसाड विहिरीत पडला चेंडू पाहायला मुलगे विहिरीत डोकावले त्यांना आत एक प्रचंड सरडा पडलेला दिसला गोपाळाने कृष्णाला बोलावले तो सरडा पाहायला आला पण कृष्णाचे दर्शन होताच तो अदृश्य होऊन विहिरीच्या काठावर एक तेजस्वी राजा उभा आहे असे दृश्य दिसले त्याने आदराने कृष्णाला नमस्कार केला व म्हटले भगवान आपल्या दर्शनाने मी शापमुक्त झालो कृष्णाने विचारल्यावरून त्याने आपला इतिहास सांगितला मी मृग नावाचा एक राजा असून हजारो वर्षे एका शापामुळे या विहिरीत सरडा होऊन पडलो तो एकदा पर्व काळात मी एका ब्राह्मणाला एक सहस्त्र गायी दान दिल्या त्या घेऊन ब्राह्मण गेला रात्री मी निजलो असताना त्या ब्राह्मणाच्या त्या दान दिलेल्या गायीतून एक गाय पळून परत माझ्या गायीच्या कळपात आली दुसरा दिवस उजाडला आणखी एका ब्राह्मणाला मी आणखी एक हजार गायी दान दिल्या पण ही पळून आलेली गाय गाय हे त्याबरोबर गेली त्या गायी जात असतानाच पहिला ब्राह्मण तिथे आला व त्याने ती विशिष्ट गाय ओळखली ती मुळात त्याला दान दिलेली गाय तो परत मागू लागला पण दुसरा ब्राह्मण ती गाय देत नव्हता मी पहिल्या ब्राह्मणाला म्हटले महाराज चूक घडली एवढे खरे पण आता आणखी एक हजार गाय मी तुम्हाला देतो तीच गाय मागण्यापेक्षा हे दान जास्त नाही का दोन्ही ब्राह्मणांना मी विनवणा केला पण दोघेही ऐकिनात दोघेही माझ्यावर रागावले दोघांनी मला शाप दिला राजा तू हजारो वर्ष सरडाहून विहिरीत पडून राहशील मी केविलवाणाहून उशाप मागितला तेव्हा ते म्हणाले विष्णूचा श्रीकृष्ण म्हणून जेव्हा अवतार होईल तेव्हा त्याचे तुला दर्शन घडेल आणि तू पुन्हा मानव होशील कृष्णा तो सुदीन आज उगवला आता तर तुझ्या दर्शनाने माझे पूर्वकर्मही संपले आता मी स्वर्गात जाईन दानात थोडीशी चूक झाली तरी त्याचे दुष्परिणाम केवढे होतात पहा कृष्णाने मुलाला पुन्हा दान कसे द्यावे यासंबंधी उपदेश केला मृगराजा तेथेच अदृश्य झाला स्वर्गात त्याला घेऊन जाण्यासाठी दिव्य विमान आले होते अर्जुन हा काही काळाने द्वारकेत राहायला आला असता एक विप्र रडत रडत कृष्णाकडे आला व म्हणाला देवा माझी आठ मुले झाली व मेली मी फार दुःखी आहे माझ्या स्त्रीला आता पुन्हा संतान होणार आहे पण यम जणू माझ्या मुलांना नेण्यासाठी टपलेला आहे हे नववे अपत्य जगावे असे काहीतरी करा आपण तर देवकी मातेचे पुत्र आणून दिलेत सांदीपनीचा मृतपुत्र जिवंत करून यमाकडून मागून आणला कृष्ण यावर काही बोलणार होता पण अर्जुन अधीरपणे म्हणाला विप्रवर्य तुम्ही भिवू नका मी तुमच्या अपत्याचे मृत्यूपासून रक्षण करेन विप्र म्हणाला हे कसे चेक होईल मला भय व शंका वाटते अर्जुन म्हणाला तुम्ही चिंता करू नका प्रत्यक्ष कृ कृतांताचाही पराभव करून मी तुमचा बाळ वाचवीन नाहीतर स्वतःला जाळून घेईन कृष्णासमक्ष अर्जुनाने ही भयंकर प्रतिज्ञा केली होती त्याला गर्व होता आपल्या धनुर्विद्येचा कृष्ण नुसता हसला अर्जुनाचे वचन ऐकून विप्र निश्चिंत झाला अर्जुनाला घेऊन तो स्वतःच्या घरी गेला अर्जुनाने त्याच्या घराभोवती आपल्या बाणांचे अभेद्य कवेश तयार केले विप्रस्त्री प्रसूत झाली पुत्र जन्माला आला पाच दिवसपर्यंत तो जिवंत होता सहाव्या दिवशी त्याचा प्राणांत झाला अर्जुन संतापला त्याने आपल्या योगबलाने सप्त स्वर्ग व सप्त पाताळी त्या बालकाच्या जीवाच्या शोधार्थ धुंडाळली पण व्यर्थ बालकाचा जीव कोठेही आढळला नाही अर्जुन एवढा सर्व शोध घेऊन घटकाभरात विप्रासमोर आला त्याने अग्निप्रवेश करण्यासाठी चिता पेटवली आपल्या उतावळ्या अर्जुनाच्या अविचारी उत्साहाचा असा परिणाम परिणाम घडणार हे पाहून कृष्णाने त्याला थांबवले व म्हटले पार्था पराक्रमाचा पोकळ गर्व गळ्याशी कसा येतो पा पण धीर सोडू नकोस मजोबरोबर चल कृष्णाने संकल्पाने एक दिव्य रथ उत्पन्न केला त्यात दोघे बसले त्यात बसून ते आदिनारायणाच्या स्थानी गेले कृष्णाने अर्जुनाला दिव्य चक्षु दिले तेव्हाच तो नारायणाचे दर्शन घेऊ शकला नारायणाजवळ ब्राह्मणाचे पहिले आठ पुत्र व नववाई पुत्र दिव्य बालक स्वरूपात बसलेले होते कृष्णाने त्या बालकांना आपल्याबरोबर घेतले रथात त्यांना बसवले रथ घेऊन कृष्णार्जुनने दिव्य मार्गाने काही क्षणातच द्वारकेत अवतीर्ण झाले कृष्णार्जुनाने ब्राह्मणाच्या घरासमोर रथ उभा केला ब्राह्मण शोक करीत होता तोच त्याचा नववा पुत्र जिवंत झाला आनंदाने नाचतच तो बाहेर आला तो त्याला असे दिसले की वेगवेगळ्या वयाचे आठ पुत्र समोर उभे राहून आपल्याला वंदन करीत आहेत ब्राह्मणावर अत्यंत कृपा करून कृष्णाने त्याचे नऊही पुत्र परत आणून दिले आणि अर्जुनाला अग्निप्रवेशापासून वाचवले आपला सर्व गोर गर्व सोडून पार्थ कृष्णाला प्रेमाने वंदन करून नंतर इंद्रप्रस्थास परत गेला पद्मपुराणात एक मोठी रहस्याची गोष्ट आहे ती मी येथे सांगणार आहे इंद्राची पत्नी शची ही एकदा विष्णूचे सौंदर्य पाहून त्याच्यावर भाळली प्रत्यक्ष विष्णूशी आपला अंगसंग व्हावा अशी कामना तिच्या मनात निर्माण झाली पण ती गोष्ट शची म्हणून इंद्राची पत्नी असताना ते शक्य नव्हते विष्णूने तिची इच्छा ओळखली कृष्णावतारात अनेक ऋषी व देवता विविध कार्यासाठी जन्म घेऊन यावयाच्या होत्या यक्ष गंधर्व यायचे होते भक्त यायचे होते लक्ष्मी शेष हेही यायचे होते विष्णूने सचीला गोकुळात राधा म्हणून एका गोपीचा जन्म घेण्यास सांगितले आणि स्वतः बालरूपात कृष्ण म्हणून येऊन फक्त तिच्यासाठी प्रौढ रूप धारण करून तिची इच्छा पूर्ण केली होती कृष्ण मथुरेस गेला तेव्हा राधा अदृश्य झाली ती हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेली द्वारकेत येऊन कृष्ण अष्टनायिकांबरोबर संसार करू लागला तेव्हा ती पुन्हा द्वारकेत आली व कृष्णाच्या बरोबर रुक्मिणीसारखी तीही राहू लागली राधा व कृष्ण यांना सारखेच पूज्य मानण्यात येते ही राधा विशेष अधिकारिणी असून ती कृष्णाच्या मांडीवरही बसत असे कृष्ण सर्व स्त्रियांपेक्षा रुक्मिणीला फार मान देत असाई पण तिच्यापेक्षाही राधेचा मान मोठा होता रुक्मिणी आली तर कृष्णाजवळ बसणारी इतर कोणतीही कृष्णपत्नी उठून तिचा आदर ठेवी पण राधा तिथे असली तर ती मात्र उठत नसे राधेचा आपल्यापेक्षा मान जास्त होतो हे रुक्मिणीला आवडेनासे झाले ती रागावून द्वारका नगरातून बाहेर पडली दक्षिण दिशेला दिंडीरवनात गेली कृष्णाने आपला सर्वश्रेष्ठ मान राखावा म्हणून ती हट्टाने तपश्चर्या करीत राहिली तिकडे द्वारकेत रुक्मिणी नाही म्हणून इतर स्त्रियांना फार शून्य शून्य वाटू लागले त्यांना कंटाळा आला कृष्णाला सुद्धा चैन पडेना तोही एक दिवस द्वारकेतून रुक्मिणीच्या शोधासाठी निघाला हातात शंखाऐवजी कमंडलू गदेऐवजी वेताची काठी आणि वेश संन्यासासारखा असा तो कृष्ण देशोदेशी हिंडत हिंडत दक्षिणेत भीमेच्या काठी आला तिथे रुक्मिणी तप करीत आहे असे त्याला दिसले ती ध्यानस्थ होती वस्त्रे तापसीची मुद्रा गंभीर शांत डोळे मिटलेले पद्मासन घातलेले कृष्ण थबकला कमंडलू खाली ठेवला वेताची काठी आपली दोन्ही मांड्यात धरून व कटीवर दोन्ही हात ठेवून तो रुक्मिणीकडे पाहत उभा राहिला जरा वेळाने त्याने गोड शब्दात तिला हाका मारल्या तू थे तू इथे येऊन रुसून का बसलीस मला द्वारकेत मुळीच करमत नाही सारे सुने सुनेसे वाटते रुक्मिणी म्हणाली असा चोरासारखा येणारं तू कोण आहेस मी जाणत नाही परस्त्रीजवळ असे गोड गोड बोलून आपली बेचैनी सांगण्यात तुला कोणी सांगितले अरे परपुरुषा तुला दुसऱ्यांच्या मागे मागे जायची अशीच सवय आहे की काय कृष्णाला एकदम हसायला आले तो पुढे झाला रुक्मिणीचा रुसवा त्याने घालवला तिच्या मनाची समजूत घातली मी द्वारका सोडून इथे आलो होतो तो आता परत जातच नाही आपण इथेच राहूया असे म्हणून कृष्णाने तेथेच राहायचे ठरवले पुंडलिक नावाचा एक सच्छील तरुण भक्त आपल्या आईवडिलांची सेवा करीत असे त्याच्या मातृभक्तीने प्रसन्न होऊन श्रीकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी त्याच्या द्वारी गेला द्वारात उभा राहून तो म्हणाला पुंडलिका तुझ्या मातापित्रांच्या सेवेने मी प्रसन्न झालो आहे तुला वरदान देतो काय हवे ते माग पुंडलिक त्यावेळी आईचे व पित्याचे पाय चिपित होता कृष्णासाठी त्याने एक वीड दाराकडे फेकली व म्हटले देवा जरा मी ही सेवा करतो तोपर्यंत तू थांब मी येतोच विटेवर उभा राहा कमरेवर हात ठेवून श्रीकृष्ण त्या विटेवर उभा राहिला घटकाभराने पुंडलिक मागे थकून द्वाराशी आला त्याने हरिदर्शन घेतले हरिचरण घट्ट धरले कृष्ण म्हणाला पुंडलिका वर माग पुंडलिक म्हणाला मला स्वतःला काही नको तू जसा या विठेवर उभा आहे तसाच कायम उभा राहून भक्तांना दर्शन देऊन मुक्त कर पंढरपूर असे या स्थानाचे नाव प्रसिद्ध हो रुक्मिणीसह तू येथेच राहा पंढरपूर हीच दक्षिणेकरची दुसरी द्वारका हो विठस्थल स्थल म्हणून विठ्ठल असे नाव तू धारण करून राहा असा तू असा वर तू मला दे पुंडलिकाचा हट्ट श्रीकृष्णाने पुरवला पुंडलिकाने जगाचे हित व्हावे असा वर मागितला कृष्ण पांडुरंग रूपाने पंढरपुरात राहत आहे त्या अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेल्या त्या भक्तवत्सल श्रीकृष्णाचे पांडुरंगाचे विठ्ठलाचे हे हरिविजय स्वरूपी चरित्र आहे पंढरपूर येथे हा ग्रंथ शके सोळाशे वीसमध्ये मार्गशीर्ष शुद्ध द्वितीयस रचून पूर्ण झाला ब्रह्मानंद गुरूंची श्रीधर कवीवर ही कृपाच झाली आहे या गद्यग्रंथाची फलश्रुती हा गद्यग्रंथ मनोभावे वाचणाऱ्यांची बुद्धी हरिभक्तीकडे वळेल तो कृष्णाचा सात्विक भक्त होईल व श्रीकृष्ण त्याचा संकटातून उद्धार करील त्याचे इहपर लोकिक कल्याण होईल श्रीकृष्ण भक्तांना ही वाङ्मयीन सेवा लाभो हीच प्रार्थना अध्याय छत्तीसावा समाप्त श्री हरिविजय कथासार ग्रंथ समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू